झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग धाववा पीक संरक्षण निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र दशपर्णी अर्क बुरशीनाशके नीममलम किंवा पेस्ट सप्तधान्यांकुर अर्क पीक वाढीसाठी टॉनिक कृषी विद्यापीठ म्हणतात म्हणत नाही दावा करतात की पिकावर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्या पिकांच्या दुश्मन आहेत आणि शेतकऱ्यांचा सुद्धा शत्रू आहेत आणि तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमची प्रतिक्रिया लगेच येते का वा वा बिलकुल हे बरोबर आहे सत्य आहे की हे जे किडी येतात आमचे दुश्मनच आहेत आमच्या शत्रू आहेत नुकसान करतात आमचं पण तुम्हाला सांगतो कृषी विद्यापीठ खोटं बोलतात लक्षात ठेवा कृषी विद्यापीठ खोटं बोलतात की किडी पिकांचे दुश्मन असतात शत्रू असतात दादांत खोटा विधान आहे सत्य आहे की कोणत्याही किडी पिकांच्या शत्रू नसून मित्र आहेत आता तुम्ही मनात म्हणाल हे कोणा आणलं कोण बोलावलं या माणसाला काही अटसट बोलतो कसं आम्ही समजून घ्यायचं कदाचित तुमच्या मनात शंका असेल पण सत्य सांगतो चार दिवस बोलेन ते सत्य बोलेन असत्य बोलणार नाही सिद्ध करा मी खोटं बोलतो सिद्ध करा जाहीर खुला आहे सगळ्यांना मी खोटं बोलतोय सिद्ध करा वास्तविकता ही आहे की कोणतंही कीट पिकांचं शत्रू नसतं पिकांचं मित्र असतं निसर्गानं ईश्वरानं कोणालाही कोणाचा दुश्मन म्हणून पाठवलं नाही पासष्ट लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या आहेत पासष्ट लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या आहेत पण मानव मात्र अपवाद आहे मानव कोणतंही अन्न साखळीत नाही मानव कोण्या प्राण्याचा घास नाही म्हणजे खाद्य नाही आणि कोणता दुसरा प्राणी मानवाचा खाद्य नाही मानव अपवाद आहे पासष्ट लाख सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या केला आणि त्या एक दुसऱ्यावर निर्भर आहेत अथर्ववेदामध्ये एक रुची आहे जीवो जीवस्य जीवनम जीव जीवातच आहेत अथर्व ऋषींनी याची मीमांसा करताना सांगितलंय की एक जीव दुसऱ्यावर जगतो म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाचं खाद्य आहे तो त्याला खातो आणि त्यावर जगतो आणि दुसरा जीव आपल्या पोटात विलीन करतो हिंसावादी दर्शन आहे तत्वज्ञान आहे पण खरं आहे पण खरं आहे वाघ बकरीला खातो कायदा आहे ईश्वराचा कायदा आहे पण बकरी वाघाला खात नाही कायदा नाहीये कायद्याचं पालन आहे एक जीव दुसऱ्यावर जगतो पण उत्तर मीमांसेमध्ये शंताच्या दृष्टीने त्याचा अन्वयाचा वेगळा लावला अतिशय सुंदर मीमांसा आहे काय म्हणतात की एक जीव दुसऱ्याला मदत करतो जगण्याला सहजीवन दोन्ही गोष्टी आहेत प्राणी प्राण्यामध्ये एक जीव दुसऱ्याला खातो खाद्य आहे अनेक अन्न साखळे आहे ईश्वराने निर्माण केलेले आहे आणि नियम ठरलेले आहे शाकाहारीनी फक्त शाकाहारच करावा काल झाला तो विषय मांसाहारी प्राणी केवळ शाकाहारी प्राण्यालाच खाईल काल विषय झालेला आहे मांसाहारी प्राणी दुसऱ्या मासाला खाणार नाही विष झालेला आहे शाकाहारी मांसाहार करणार नाही विष झालेला आहे पण वनस्पतीमध्ये सहजीवन आहे वनस्पतीमध्ये सहजीवन आहे एक दुसऱ्याला खात नाही सहजीवन देतो एकमेकाला जगत देतो सहकार्य करतो ईश्वरानं फॅक्शन केलेलं आहे विभाजन केलेलं आहे प्राणी मात्रामध्ये एक सिद्धांत ठेवलेला आहे जीव जीवस्त जीवनम जीव जीवात जायते एक जीव दुसऱ्याला खातो दुसरा जीव पोटामध्ये वृक्षाखाली झाड आहेत सावलीत वाढणारे झाडाच्या खाली झुडप आहे झुडपाच्या खाली काय अलग अलग वनस्पती आहे आणि जमिनीच्या पृष्ठभागावर काय वेली आहेत प्रत्येकाला दाणे लागत आहेत कुठं आहे जर ते झाड यांना खाणार असेल तर एकही वनस्पती टिकायला नको याने एकट्यानं राज्य केलं पाहिजे असं नाही होत म्हणून निसर्गाचा अभ्यास करा तुम्हाला कळेल की प्रत्येकाचं अतिशय सुंदर नियमावली केलेली आहे ईश्वरानं अतिशय सुंदर प्री प्लॅन पूर्वनियोजित मित्रांनो तुम्हाला एक निरीक्षण सांगतो मी कारण बारा वर्ष याच्यात घालवले मानवाला ईश्वरानं जे आयुष्य दिलेलं आहे आपण कोणी भेटायला आलं आणि मग म्हातारा काय देतो तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्ही पाया लागले का जीवेचा शरद शतम म्हणजे शंभर वर्षाचं आयुष्य पण ईश्वरानं मी तुम्हाला सांगतो ईश्वरानं मानवाला आयुष्य वर्षात नाही दिलं महिन्यात नाही दिलं नक्षत्रात दिलेलं आहे लक्षात ठेवा नक्षत्र श्वासात दिलेलं आहे श्वासात हा श्वासाचा कोटा दिलेला आहे प्रत्येकाला एवढे श्वास जगवायचेच आहे तुला एवढे श्वास तू जगणार आहेस अंतिम श्वास संपला की तुला कोणी वाचवणार कोणी वाचवणार नाही दिल्ली वाचवणार नाही मुंबई वाचवणार नाही आणि म्हणून श्वास वाचवले तर काय होते आयुष्य वाढते प्राणायाम कुठून आला का आपा त्यातून आलं प्राणायाम कुठून आलं त्यातून आलं योग कुठून आला त्यातून आलं श्वास वाचवा आयुष्य वाढवा पण पुण्याचं काम करान तर आयुष्य वाढन आणि पाप करण तर आयुष्य घटन कारण चोरी करताना भ्रष्टाचार करताना हे हृदय कसं करते धड धड धड कोणी पकडन का दिसन का कुठे मी सापडीन का टेबला खालून घेताना वरून घेताना आहे ना धड धड धड करते आणि धडधड झालं की श्वास वेगानं वाढतात आणि श्वास वेगानं वाढले की आयुष्य आणि चांगलं काम केलं तर हा शांती शांती आहे आरामशीर काम चालतं त्याचं म्हणजे अवश्य तसं पिकांना दिवसामध्ये नाही पिकांना वर्षामध्ये नाही नक्षत्रामध्ये अवश्य आहे नक्षत्रामध्ये नक्षत्राच्या पटीनं पहा तुम्ही मूंग चार नक्षत्र साठ दिवस पंधरा दिवसाचं एक नक्षत्र साडे चौदा दिवसाचं चार नक्षत्र साठ दिवस उडीत नव्वद दिवस किती नक्षत्र सहा नक्षत्र बाजरा पंच्याहत्तर दिवस किती नक्षत्र पाच नक्षत्र तुम्ही पहा काही जाती एकशे पाच दिवसाच्या सात नक्षत्र काही एकशे वीस दिवसाच्या आठ नक्षत्र काही एकशे पस्तीस दिवसाच्या नऊ नक्षत्र काही एकशे पन्नास दिवसाच्या पहा तुम्ही नक्षत्राच्या पटीनं आवश्यक आहे वनस्पतींना नक्षत्राच्या पटीनं मित्रांनो आणि अतिशय सुंदर व्यवस्था केलेली अशी की कोणताही कीट दुसऱ्याचं नुकसान करणार नाही त्याची मदत करेल होतं काय आता मी आपण समोर येऊया होतं काय की तुम्ही आता युरिया टाकला एक नियम आहे कायदा आहे निसर्गाचा एक कायदा आहे की कोणताही सजीव मानव असो प्राणी असो वनस्पती असो दुसऱ्या जीव बाहेरची वस्तू आपल्या शरीरात प्रवेश करणे सहन करत नाही कोणतीही बाहेरची वस्तू आपल्या शरीरात प्रवेश करणे कोणत्याही सजीवाला सहन होत नाही तो ताबडतोब बाहेर फेकून देण्याचं काम करतो मी एक उदाहरण देतो तुम्ही तीर्थयात्रेला निघाले कुलूप लावलं आणि मग पंढरपूरून परत आले कुलूप उघडलं का ते सौभाग्यवती माऊली काय करते पहिले आपल्या बॅगा ठेवते आपल्या नाकाला काय बांधते पदर बांधते आणि झाडू घेते झाडाला लागते जसं झाडाला लागतं धूळ उडते आणि धूळ तुमच्या नाकात घुसली की ताबडतोब रिॲक्शन होते काय होते आजची म्हणजे धूळ बाहेर फेकण्याचं हे शरीराचा नियम आहे तसंच तुम्ही जेव्हा युरिया टाकता काल मी तो विषय झालेला आहे युरियाचं विघटन होऊन अमोनिया बनतो आणि कळबांबलोबाई बनतो युरेज नामांचे विकर हे काम करतात अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं आणि हे नायट्रेट मुळ्या उचलतात मुळ्यांना नत्र वायू अमोनियाच्या रूपात नको नायट्रेट रूपात पाहिजे आता संकलित जे बियाणं असतं किंवा जन्मूक अभियांत्रिकी रूपांतरित बियाणं असतं म्हणजे जीएम सीड असतं किंवा सुधारित बियाणं असतं यांना एक वाईट खोड असते आवश्यकतेपेक्षा जास्त खातात हे काय करतात आवश्यकपेक्षा जास्त खातात समजा संकलित बियाच्या मुळीला दहा ग्रॅम पाहिजे तर वीस ग्रॅम उचलते किती उचलते वीस ग्रॅम जास्त म्हणजे जास्त संग्रह करते आता दहा ग्रॅम पाहिजे घेतलं वीस ग्रॅम म्हणजे शिल्लक राहिलं किती दहा ग्रॅम मग हे दहा ग्रॅम ज्या पेशी असतात वनस्पतींच्या त्या पेशींच्या मध्ये एक खाली जागा असते रिकामी ज्याला इंट्रासेल्युलर हॅकलस म्हणतात इथे ते नायट्रेट जमा होतात पेशीच्या आतमध्ये पोकळी असते या पोकळी जमा होतात इंट्रासेल्युलर हॅकल्स आता हे बाहेरची वस्तू आहे आतमध्ये घुसली जमा झाली मुक्काम केला तुम्ही एन्डोसल्पान फवारता कीटकनाशक फवारता आमच्या शहरातल्या मावल्या वांगे खरीदतात टमाटे खरीदतात छानपैकी दोन तीन पाण्यानं धुवून काढतात त्यांना असं वाटते की विष निघून जाईल पण असं होत नाही असं होत नाही जेव्हा फवारणी करता सात सेकंदाच्या आत विदिन सेवन सेकंद हे सगळं शोषून घेतलं जातं विष आणि विष शोषलं की आतमध्ये जे फॅट असते फॅट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वसा काय म्हणतो आपण फॅटला चरबी त्या चरबीत जमा होतो खतरनाक सेंद्रिय शेतीमध्ये त्याच्यापेक्षा खतरनाक गांडूळ खत तुम्ही वापरता गांडूळ खतात कॅडमियम आहे आसेनिक आहे मर्क्युरी आहे पारा आहे शिसा आहे अत्यंत खतरनाक विषारी जड पदार्थ आहे मुळ्या उचलतात गांडूळ खत टाकलं की आणि मग आपल्या अन्नधान्यामध्ये जातात भाजीपाल्यात जातात आणि तुमच्या फळात जातात आणि ते सुद्धा या खाली जागा असतात त्या जमा होतात म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही रासायनिक शेती करता सेंद्रिय शेती करता हे बाहेरचे शत्रू आतमध्ये घुसून बसतात आता पाकिस्तानी मिलिटंट कुठे घुसले काश्मीरमध्ये घुसले पानामध्ये बाहेरच्या वस्तू आता एक्साईड होते हे पान प्रचंड एक्साईट होते आणि मग ते काय करते आता याला बाहेर कसं काढू ईश्वराने पानांना हे बाहेर काढण्याचं क्षमता दिलेली नाही मग पानं काय करतात हवे गंध संकेत सोडतात गंध संकेत विशिष्ट तरंग लांबीचे आणि निमंत्रण पत्रिका पाठवतात का मिस्टर तुडतुडे आपण यावे मिस्टर मावा आपण सुद्धा यावे ओ माय मावशी पांढरी मावशी तू सुद्धा ये आणि तो तुमचे काय आया आपण सुद्धा या हे आमच्या काश्मीरमध्ये कोण घुसले पाकिस्तानी घुसको घुसले यांना काढा आणि निमंत्रण पत्रिका भेटल्यावर किट येतात नाही तर येत नाही लक्षात ठेवा इन्व्हिटेशन कार्ड मिळाल्यानंतर येतात त्याशिवाय येत नाही आणि मग ते येतात डंख मारतात हे सगळे बाहेरचे जे विष आहे ते शोषून घेतात आणि मग पान शांत होते शांत पण हे माझी थेअरी कृषी विद्यापीठ मानणार नाही कृषी विभागाचे अधिकारी तर अजिबात मानणार नाही आणि आमच्या देशातले विचारवंत तर बिलकुल ऐकायलाही तयार नाही पण मित्रांनो माझ्या जी थेरी आहे त्याच्यावर मी काही प्रमाण देतो म्हणजे मानणं तुम्हाला भाग पडेल माझा प्रश्न आहे कृषी विद्यापीठांना की तुम्ही सांगता किडी दुश्मन आहेत रासायनिक शेती करणाऱ्यांच्या सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या पिकावर किडी येतात रोग येतात जंगलातल्या झाडावर काय येत नाही माझा प्रश्न आहे आमचे चाळीस लाख शेतकरी जैव शेती करतात आमच्या पिकावर काय येत नाही हा माझा प्रश्न आहे याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही आहे याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही आहे याचं उत्तर हे आहे की जंगलातले झाडं निकोप असतात किडींचं नुकसान नसतं रोग नसतात बांधावरच्या झाडावर किडी नसतात रोग नसतात हायवेच्या दोन्ही बाजूने बघा निकोप झाड आहेत रोग नाही किडी नाही आमच्या नैसर्गिक शेतीमध्ये किडी नाही याचं कारण आहे याचं कारण आहे जंगलामध्ये कोणी युरिया टाकत नाही झिरोबल शेतीमध्ये कुणी युरिया वापरत नाही गांडूळ खत वापरत नाही कीटकनाशकांच्या फवारण्या करत नाही म्हणजे मिलिटंट आतमध्ये घुसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि बाहेरच्या आतमध्ये वस्तू जर आतमध्ये जातच नाही तर बाहेर काढण्याचा प्रश्नही नाही म्हणजे निमंत्रण पत्रिका नाही म्हणजे त्यांना बोलावणं नाही म्हणजे किडी येण्याचा प्रश्नच काय ताकद आहे त्या तेल्याची हिंमत आहे त्याची येण्याची तो फाटक तुला काय हिंमत आहे त्याची हा मिलीबाग काय हिंमत आहे हा डावण्या काय हिंमत आहे अजिबात हिंमत नाही अजिबात हिंमत नाही आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा ना मारणं पाप आहे कारण त्याची आवश्यकताच नाही त्याची आवश्यकताच नाही हे झालं एक निसर्गाच्या अनेक यंत्रणा काम करतात पीक संरक्षणासाठी अनेक यंत्रणा काम करतात आणि त्यातली सगळ्यात उत्तम यंत्रणा आहे प्रतिकार शक्ती प्रतिकार शक्ती एकाच आईचे दोन लेकर एक नेहमी बिमार पडते एक काहीच होत नाही त्याला त्याला उन्हात पाठवा पावसात पाठवा काश्मीरमध्ये पाठवा साधी सर्दी येत नाही का रे बाबा आई एकच खाणं एकच आईचं प्रेम एकच सगळं काय एकच उलट जे बिमार पडते त्याला आई जास्त तूप टाकते तरी लेखाचं बिमार पडते काय याला कारण आहे जे लेकरू बिमार पडते त्याच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती नसते आणि जे बिमार पडत नाही त्याच्या शरीरामध्ये काय असते प्रतिकारशक्ती असते म्हणजे एक लक्षात येईल तुमच्या की औषध उपाय नाही प्रतिकारशक्ती निर्माण करणं खरा उपाय आहे खरा उपाय आहे medicine is not a remedy to create resistant power is the real remedy आणि म्हणून डोक्यातले औषधं काढून टाका फक्त प्रतिकाशक्ती कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करा आणि हेच झालं ना इथंच माळ बसला मानवाच्या शरीरातली शक्ती नष्ट करण्यासाठी जंतुनाशक आले अँटीबायोटिक्स आले अँटीबायोटिक इंजेक्शन दिले की प्रतिकारशक्ती नष्ट आणि मग औषध रासायनिक खतं टाका कीटकनाशक टाका कारण प्रतिकारशक्ती नष्ट करा रासायनिक खतामुळे प्रतिकारशक्ती नष्ट झाली की मग कीट आले म्हणजे हे उलट सायन्स आहे उलट सायन्स आहे लक्षात ठेवा अतिशय उलट सायन्स आणि खोटं सायन्स आहे त्याला विज्ञान कसं म्हणावं ते अज्ञान आहे अज्ञान आमचे मेडिकल सायंटिस्ट डॉक्टर लोक इथं बसलेले सोडून डॉक्टर जगताप कुठे बसले दिसत नाही मला हा तुमचे ते कानं बंद ठेवा साहेबा थोडा वेळ कानं बंद ठेवा झाकून ठेवा डॉक्टर लोकांची माफी मागून सांगतो की मेडिकल सायन्स काय म्हणते की आधे जंतू प्रवेश करतात बॅक्टेरिया प्रवेश करतात आणि मग ते जंतू तुम्हाला बिमारी पैदा करतात खरंय का खोटं आहे जगता साहेब खरं आहे ना काय म्हणतात मेडिकल सायन्स की पहिले जंतू प्रवेश करतात म्हणजे बॅक्टेरिया पैदा करतात प्रवेश करतात आणि मग ते बॅक्टेरिया तुम्हाला बिमारी पैदा करतात दादांत खोटा सिद्धांत आहे जाहीरपणे सांगतो दादांत खोटा सिद्धांत असं होत नाही असं होत नाही चुकीच्या लोकांना सांगण्यात येत आहे विज्ञानाच्या नावाला मी एक उदाहरण देतो टीबी हॉस्पिटल असतं टीबी हॉस्पिटल टीबीचा दवाखाना क्षयरोग्यांचा दवाखाना दवाखाना रुग्णालय शेकडो टीबीचे पेशंट असतात जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात लाखो करोडो ट्युबरकुलिसिसचे जीवाणू हवेत फैलतात हर क्षण सगळं वातावरण ट्युबरकुलिसिसच्या जीवाणूंनी भरलेलं आहे तिथे नर्सेस काम करतात डॉक्टर काम करतात रिलेटिव्ह आपले नातेवाईक बसलेले असतात ते श्वास घेतात हे लाखो टीबीचे जीवाणू कुठे जातात शरीर जातात मग सगळ्या नर्सेस बिमाऱ्या पडल्या पाहिजे सगळे नातेवाईक टीबी झाले पाहिजे सगळे डॉक्टर लोकांना टीबी झाले पाहिजे पण डॉक्टर जगतात टीबी होत नाही का नाही याला कारण आहे याला कारण आहे कारण कितीही जीवाणू गेले पण तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती असली तर तुम्हाला टीबी होत म्हणजे हा चुकीचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे की पहिले जंतू प्रवेश करतात आणि ते बिमारी पैदा करतात धादांत खोटा सिद्धांत आहे खरा सिद्धांत आहे प्रतिका शक्ती निर्माण कर मित्रांनो मला सांगा आई टीबी पेशंट असेल तर लेखू कसं होईल टीबी पेशंट मग आता लेखरू बिमार आहे आणि आईला औषध द्यायचं का लेकराला आईला द्यायला पाहिजे कारण आई प्रतिकार शक्ती लेकराला देते तसं हे भूमाता आहे आई आहे हे जे झाड आहे ते लेकरू आहे ते भूमाता त्या लेकराला प्रतिकार शक्ती देते म्हणजे मग आपल्याला आता कळलं की झाडामध्ये जर आपण शक्ती निर्माण केली तर झाडावर कीड येणार नाही रोग येणार नाही आणि फवारणीची आवश्यकता पडणार मग शक्ती देणारं काय आहे ते आहे मित्रांनो ह्युमस जमिनीमध्ये शक्ती निर्माण करण्याचं काम काय करते ह्युमस करते आणि एकदा जमिनीमध्ये प्रतिकाशक्ती निर्माण झाली की ती जमीन कोणाला देते दुधा वाटे झाडांना देते आणि झाड पैलवान झालं की मग कोणाची हिंमत नाही झाडाला समोरासमोर शिव्या देण्याची खरं का कुठं पैलवान माणसाला कोणी समोर शिव्या देते का मागं पन्नास पण समोर नाही हिंमत नाही होत तसं याचा अर्थ शिवमास जर झाडांना प्रतिकाशक्ती देत असेल तर मग आपण काय केलं पाहिजे जमिनीमध्ये काय केलं पाहिजे हिमतची निर्मिती केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही ह्युमस नष्ट होतो रासायन शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही ह्युमस नष्ट होतो फक्त झिरो बजेट शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होते ह्युमसची निर्मितीसाठी काष्ट आच्छादन तुम्ही पसरवलं आणि जीवामृत दिलं की हिमाची निर्मिती झाली आणि म्हणून आमच्या शेतावर बिमारी येत नाही कीड येत नाही आणि तुमच्यावर येतात कारण तुम्ही ह्युमसची निर्मितीच करत नाही म्हणजे कोणता सिद्धांत आहे मग आता दुसरा प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काय वापरलं पाहिजे काय केलं पाहिजे आच्छादन दिलं पाहिजे आणि जीवामृत दिलं आणि तिसरी अतिशय सुंदर व्यवस्था आहे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये बायोलॉजिकल कंट्रोल जैविक कीड नियंत्रण सेंद्रिय कीट नियंत्रण कसं बघा दोन तऱ्हेचे लोक असतात किंवा सजीव असतात एक देव लोक असतात दुसरे राक्षस लोक असतात आपण त्याला सज्जन शक्ती म्हणतो दुर्जन शक्ती म्हणतो काय म्हणतो एक सज्जन शक्ती असते एक दुर्जन शक्ती असते सज्जन शक्ती थोडी असते दुर्जन शक्ती मोठी असते पण थोडी सज्जन शक्ती आपल्या मनोबलावर चारित्र्याच्या बलावर मोठ्या दुर्जन शक्तीला कंट्रोल करते थोडी सज्जन शक्ती आपल्या मनोबलावर आपल्या चरित्रावर आणि आपल्या नैतिक अधिष्ठानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या दुर्जन शक्तीला कंट्रोल करते एवढी ताकद त्याच्यामध्ये असते एक अन्न उपोषण थरथर कापायला लावते त्याला कारण काय तिथे नैतिक अधिष्ठान आहे तिथे मॉरॅलिटी आहे तिथे तुमचं मनोबल आहे म्हणजे एक गोष्ट लक्ष झाली की दुर्जन शक्तीमध्ये एवढी ताकद आहे सज्जन शक्तीमध्ये एवढी ताकद आहे की दुर्जन शक्तीचं कंट्रोल करते तसंच कीटकांचं सुद्धा आहे कीटकांमध्ये काही मित्र कीटके आहे आणि काही शत्रू कीटक आहे शत्रू कीटकाचं प्रमाण प्रचंड आहे मित्र कीटक छोटे असतात लहान असतात कमी प्रमाण असतात पण कमी प्रमाणात असलेले मित्र कीटक मोठ्या प्रमाणातल्या शत्रू कीटकाला खाऊन टाकतात जसं आता मिलीबग आहे मिलीबग हा अत्यंत घातक शत्रू आहे कीट आहे कापसावर कधी नव्हता तो आता आला जेनेटिक इंजिनिअरिंग केलेला आहे त्याला बोलावलेला आहे एक्सेप्टर्स टाकलेले आहे त्याला इन्व्हेटर टाकलेला आहे इन्व्हायटेड केलेलं आहे त्याला निमंत्रित केलेलं आहे आपल्या तुमच्या बीटी मध्ये म्हणून तो बीटी मध्ये तो आता आलेला आहे हे मुद्दाम झालेलं आहे मी लहानपणापासून मी कापूस उत्पादक आहे शेतकरी आहे अंगुठे बहादर आहे पण शेतकरी आहे कधीही मिलीबग मी कापसा बघितला नव्हता बीटी आला नाही मिलीबग आला हा मिलग मोठ्या प्रमाणात असतो पण मिलीबगला खाणाऱ्या जवळपास साठ मित्र किडी आहे आपल्या त्यापैकी दोन अत्यंत महत्वपूर्ण आहे क्रिप्टोलिनस मॉन्ट्रिजेरी आणि स्किमनस कॉक्सिओरा एक किस्किमनस कॉक्सिओरा किंवा एक मॉन्ट्रिजेरी हजार किडीला खातात मिलीबगला प्रचंड प्रमाणात फळश पडतात म्हणजे ईश्वरानं अशी निर्मिती केली आहे की शत्रूंचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे मित्रकिडींचं प्रमाण कमी आहे पण मित्रकिडी सगळ्यात जास्त प्रमाणात शत्रूंचं निदान करतात याचा अर्थ आपण कोणाला बोलवलं पाहिजे मित्रकिडींना बोलावलं पाहिजे आणि मित्रकिडींना बोलावलं है ना आणि निवासाची व्यवस्था केली नाही जेवणाची व्यवस्था केली नाही पाहुण्याला बोलावलं आणि जेवणाची व्यवस्था केली नाही आणि राहण्याची व्यवस्था केली नाही राहीन का तो नाही निघून जाईल आणि म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली पाहिजे मित्र किडींना अट्रॅक्ट करणारे काही विशिष्ट वनस्पती प्रकार आहेत त्याच ज्यावर ते निवास करतात अलत्या भलत्या हॉटेलमध्ये थांबत नाहीत असे कोणकोणत्या हॉटेल अशोका लिहा मित्र किडींना निवास करण्यासाठी आवश्यक असलेले थांबे पहिलं म्हणजे चवळीचं पान आणि फूल तुरीचं पान आणि फूल शेवग्याचं पान आणि फूल गावरानी गवड्याचं पान आणि फूल चला गावरानी झेंडूचे पान आणि फुलं कृष्ण तुळस काय म्हणतो आपण त्याला हा तुळशीचे पान आणि मंजिरी देशी बाजव्याचं कणीस मक्याच्या कंसाचा तुरा रेशमी तुरा काय म्हणतो आपण त्याला हा तुरा गाजराचे पानं आणि फुलं सोपीचे पानं आणि फुलं सोप सोपला काय म्हणतो तुम्ही हा जेवण झाल्यानंतर खातो ना आपण कांद्याची फुलं मिरचीची फुलं आणि पानं आता आपल्याला मुख्य पिकामध्ये यांचं नियोजन करायचं आहे की नाही द्राक्षामध्ये करायचं आहे डाळिंबामध्ये करायचं आहे उसामध्ये करायचं आहे मोसंबीमध्ये करायचं आहे ज्वारीमध्ये करायचं आहे प्रत्येक पिकात त्याचं नियोजन करायचं आहे आपण जेव्हा तंत्राकडे जाऊ त्यावेळेस त्याचा गोष्ट घेऊ है ना मित्रांनो शक्ती, शक्य आहे जर तुम्ही झिरो बजेट शेतीचं संपूर्ण तंत्र शंभर टक्के राबवलं तर पहिल्याच वर्षी निर्माण होते पहिल्याच वर्षी पण काय होतं चुका होतात एक दिवस फोन येतो की सर मी रोज हप्त्यातून एकदा जीवामृत देतो खूप चांगलं आच्छादन दिलेलं आहे पण पिका रोग आले हो कीड आल्या काय आल्या खोदून खोदून विचारतो काय काय चुका केल्या नाही अजिबात चूक नाही मग विचारतो गाय कोणती आहे नाही सर खूप पाहिलं खूप शोध घेतला पण मिळालीच नाही मग म्हटलं आता घरी आहे तर मग प्रतिकाशक्ती निर्माण होईल का नाही होणार म्हणजे चुका आपल्या आणि दोष कोणाला हे नाही झालं पाहिजे हो होऊ शकते की पहिल्या वर्षी एवढी प्रतिकारशक्ती निर्माण नाही होणार म्हणून काही प्रमाणात कीट आणि काही प्रमाणात रोग येण्याची शक्यता आहे येणार नाही याची गॅरंटी आहे पण शक्यता पकडा आणि म्हणून काही औषधं लिहून देणं आवश्यक आहे आता मी काही औषधं लिहून देणार आहे तुम्हाला ते वास्तविक पिकावर फवारण्यासाठी नाही पण तुमचं दिल मानता नाही मन मानत नाही कसं कसं शक्य आहे कीड येत नाही बिमारी येत नाही औषधं होत असते का तेंडोसर्प अनास लागते ते कोणतं लॅनेट फॅनेट कोणतं काहीतरी अनास लागते म्हणजे तुमचं जे मन मानत नाही जे औषधं लिहून देतो आहे ते फवारणीसाठी नाही तुमच्या मनावर फवारणीसाठी मानसोपचार काय म्हणतात त्याला मराठीमध्ये सायकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणून देतोय समजलं काय लिहा कीटक नाशक पहिलं आहे निमास्त्रम निमास्त्र घ्या दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाणी त्यामध्ये वीस लिटर गोमूत्र टाका दहा ते वीस लिटर जे शक्य असेल ते दहा ते वीस लिटर गोमूत्र दोन किलो देशी गायचं ताजं शेण टाका दोन किलो देशी गायचं ताजं शेण टाका दहा दहा किलो कडुनिंबाच्या लहान लहान फांद्या पानासकट तुकडे करून टाका दहा किलो कडुनिंबाच्या लहान फांद्या पानासकट तुकडे करून टाका जर कडुनिंबाच्या फांद्या मिळत नसतील कडुनिंबाच्या फांद्या मिळत नसतील तर दहा किलो निंबोळी पावडर टाका वाळली निंबोळी पावडर वाळल्या निंबोळ्याची पावडर करा ते टाका जर ती मिळत नसेल तर दहा किलो निंबोळी पेंड मिळते पेंडीला काय म्हणता तुम्ही हा शुद्ध चांगली पाहिजे भेसळ नाही पाहिजे दहा किलो त्याची पावडर टाका तेल काढलेली पेंट तीनपैकी कोणतेही एक है ना एक तर फांद्या घ्यायच्या नाहीतर पावडर घ्यायची नाही तर केक घ्यायची आता त्याला चांगलं ढवळा घड्याळाचे काटे जसे आपण ढवळतो त्या दिशेनं सव्य गतीनं चांगलं ढवळा नंतर अठ्ठेचाळीस तास सावलीत ठेवा अठ्ठेचाळीस तास सावलीत ठेवा सकाळ संध्याकाळ त्याला ढवळा गोंदपाट झाका एक मिनिटाचा ढवळा सकाळ संध्याकाळ अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला फडक्याने गाळून घ्या आणि साठवण करा सगळ्यात उत्तम मातीचा रांगण साठवण्यासाठी नाहीतर मडके प्लॅस्टिकचं सुद्धा चालेल सिमेंट चौदामध्ये सुद्धा चालेल जे उपलब्ध आहे त्यामध्ये साठवण करा एक्सपायर डेट सहा महिने सहा महिन्यापर्यंत वापरता येते आणि एका एकराला दोनशे लिटर निमास्त्र पाणी मिसायचं लिहा पाणी मिसळू नका पाणी मिसळू नका आहे तसं वापरा एका एकराला हा आता यानं काय होतंय लिहा रस शोषक किडींचं नियंत्रण होतं निमास्त्राने रस शोषक किडींचं नियंत्रण होतं तसेच लहान लहान बारीक अळ्यांचं सुद्धा होतं कॅटरपिलर्स तसेच लहान लहान बारीक अळ्यांचं सुद्धा नियंत्रण होतं परंतु मोठ्या अळ्यांचं होत नाही परंतु मोठ्या पानं खाणाऱ्या अळ्यांचं नियंत्रण निमास्तानं होत नाही त्यासाठी दुसरं औषध लिहून देतो ब्रह्मास्त्र ब्रह्मोज मिसाईल द्या वीस लिटर गोमूत्र घ्या त्यामध्ये दोन किलो कडुनिंबाच्या बारीक फांद्या पानासकट तोडून त्याची चटणी आणि टाका दोन किलो कडुनिंबाच्या लहान लहान फांद्या पानासकट घेऊन त्याचे तुकडे करा त्याची चटणी करा आणि टाका त्यामध्ये करंजाचे दोन पाना पानांची दोन किलो चटणी टाका करंज पोंगेमिया पिन्नाटा काय म्हणतात तुम्ही त्याला हा करंज म्हणतात हा त्यामध्ये दोन किलो सीताफळाच्या पानाची चटणी टाका कस्टर्ड ऍपल सीताफळाच्या पानांची दोन किलो चटणी टाका त्यामध्ये गावरानी एरंडीच्या दोन किलो पानाची चटणी टाका देशी एरंड संकरित घेऊ नका हा दोन किलो धतुऱ्याच्या पानाची चटणी धोतरा काय म्हणतो आपण त्याला हा हे बघा थोड्या कंडिशन आहे दोन चटणी करताना मिक्सर नको ग्राइंडर नको मिक्सर नको ग्राइंडर नको काय पाहिजे पाटावरंटा त्याला कारण आहे की मिक्सरमध्ये खूप उष्णता वाढते याचे जे औषधी तत्व असतात अल्कोलाइड्स हे होलायटल असतात म्हणजे उडनशील असतात त्याच्या उष्णतेने ते निघून जातात म्हणून मिक्सर नको ग्राइंडर नको कोणाकोणाच्या घरी जर मिक्सर असेल तर ताबडतोब उचलून त्याला हिंद महासागरामध्ये फेकून द्या जेव्हापासून मिक्सर आले भाज्याची चव गेली है ना आणि दुसरी अट आहे चटण्या वाटताना तिथं कोणतीही महिला उपस्थित नको परिणाम मिळणार नाही तुम्हालाच वाटावं लागणार आहे कोणाला तुम्हाला हे अट अत्यंत महत्वाची आहे समजलं का हा आता त्याच्यामध्ये लिहा त्याला आता चांगलं ढवळा चांगलं ढवळा सव्यगतीनं झाकण ठेवा आणि उकळा झाकण ठेवा आणि उकळ्या सातत्यानं चार उकळ्या येऊ द्या सातत्यानं चार उकळ्या येऊ द्या एका पाठोपाठ एक आता मी कसं ते सांगतो हे बघा आता तुम्ही आता आग लावली है ना आणि उकळीवर जशी उकळी वर आली लाकूड माग नाहीतर तो कॉक खाली उकळी खाली जशी उकळी खाली लाकूड पुढे उकळी वर लाकूड मागे उकळी खाली असं किती वेळा करायचं चार वेळा लिहा सतत चार उकळ्या येऊ द्या आणि नंतर ते उचलून अठ्ठेचाळीस तास थंड होऊ द्या नंतर ते भांड उचलून खाली ठेवा आणि अठ्ठेचाळीस तास त्याला थंड होऊ द्या सकाळ संध्याकाळ काढीनं एक मिनिटासाठी जवळा झाकण कायमच ठेवा आणि नंतर अठ्ठेचाळीस तासानंतर फडक्यानं गाळून घ्या अठ्ठेचाळीस तासानंतर फडक्याने गाळून घ्या आणि संग्रह करा त्याची साठवण क्षमता सहा महिन्याची आहे एक्सपायरी डेट सिक्स मंथ लिहा कसं वापरावं दोनशे लिटर पाणी आणि सहा ते आठ लिटर ब्रह्मास्त्र सहा ते आठ लिटर ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राने अळ्यांचा बंदोबस्त होतो तसंच ज्या सकिंग पेस्ट आहे म्हणजे रसशोषक किडी आहे त्यांचा सुद्धा बंदोबस्त होतो परंतु ब्रह्मास्त्राने घाटे अळीचा बंदोबस्त होत नाही बोंड अळीचा होत नाही अग्निअस्त्र द्या वीस लिटर गोमूत्र घ्या काज म्हणजे देशी गाईचं वीस लिटर गोमूत्र घ्या त्यामध्ये तीन किलो कडुनिंबाच्या लहान लहान फांद्या पाना सकट चोडून त्याचे तुकडे करून त्याची चटणी टाका तीन किलो कडुनिंबाच्या लहान फांद्या पाना सकट तुकडे करून त्याची चटणी बनवा आणि ती टाका या अर्धा किलो तंबाखू टाका पावडर अर्धा किलो तंबाखूची पावडर टाका हलका स्वस्त काळ्या कुड्या बारीक करून टाका अर्धा किलो तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा टाका तिखट एक एक मिरची खाऊन बघा तिखट आहे का नाही तर अर्धा किलो तिखट हिरव्या मिरच्याचा ठेचा झालं हा आता लिहा पाव किलो गावरानी लसणाची चटणी लहान गाठी असतात खूप तिखट असतात कया लहान असतात खूप तिखट असतात गावरानी लसूण देशी लसूण लहान गाठा असतात असतो की नाही पानं सुद्धा तिखट असतात पाव किलो पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम कोणाकोणाकडे गावरणी लसून आहे बारीक गाठा आहे अगदी लहान भयंकर तिखट बहुत बढिया झालं आणि मग काढीनं ढवळा सवे गतीनं झाकण ठेवा संध्याकाळी एक मिनिटासाठी फक्त एक मिनिटासाठी ढवळा आणि फडक्यानं गाळून घ्या आणि साठवण करा तीन महिने त्याची मुदत आहे तीन महिने मुदत आहे झालं आता उपयोग दोनशे लिटर पाणी सहा ते आठ लिटर अग्निअस्त्र दोनशे लिटर पाणी सहा ते आठ लिटर अग्निअस्त्र अस्त्र आता बघा याच्यामध्ये जो लसूण आहे हे की नाही तो लसणाचा वास काय करतो त्या अळीला बाहेर खेचतो काय करतो अळीला आणि जशी बाहेर आली हे कोण आहे मिरची आहे त्याच्या चटणी आहे पुरी आंग भाजून काढते आणि अतिशय उत्तम नियंत्रण होते आता काय ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र निमास्त्र वेगवेगळे करावं लागतात रस शोषक किडीला निमास्त्र अळीला ब्रह्मास्त्र लपणाऱ्या आईला अग्निअस्त्र मग विचार करा की या सगळ्यां एक औषध मिळालं तर किती चांगलं होईल आणि मग प्रयोगानंतर एक अप्रतिम औषध तुम्हाला देतो आहे त्याचं नाव आहे दशपर्णी अर्क दशपर्णी अर्क लिया दशपर्णी अर्क कसा तयार करावा दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये देशी गायचं वीस लिटर गोमूत्र टाका दोन किलो देशी गायचं ताजं शेण टाका चांगलं ढवळा आणि दोन तास ठेवा गोंधपाट झाकून दोन तासामध्ये त्याचं आयोनिक एक्सचेंज जे आहे ते होऊन जाईल विनिमय विनिमय <coughs> आणि दोन तासानंतर त्यामध्ये दोनशे ग्रॅम हळद टाका गावरानी हळद असेल तर चांगली पावडर पाचशे अद्रकाची चटणी टाका देशी अद्रक बारीक असतो छोटा असतो खूप तिखट असतो गावरानी अद्रकाची चटणी पाचशे ग्रॅम अद्रक मिळाला नाही तर सुंठ टाका दोनशे ग्रॅम जर अद्रक नाही मिळाला त्याच्याऐवजी दोनशे ग्रॅम सुंठ टाका चांगलं ढवळा रात्रभर ठेवा पोत्याने झाकून ठेवा गोंदपाटाने दुसऱ्या दिवशी सकाळी एक किलो तंबाखूची पावडर टाका एक किलो तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा टाका एक किलो तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा किलो गावरानी लसणाची चटणी टाका अर्धा किलो देशी लसणाची चटणी चांगलं ढवळा काडीनं चांगलं ढवळा एकजीव झालं पाहिजे सावलीत ठेवा रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे तिसऱ्या दिवशी आता नेक्स्ट मॉर्निंग तिसऱ्या दिवशी दोन किलो कडुनिंबाचा पाला टाका चटणी नाही टाकायची आता तुमचे हात थकले असून पालाच टाकायचा दोन किलो कडुनिंबाचा पाला दोन किलो करंजाचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला टाका झालं दोन किलो एरंडीचा पाला पानं मोठे असतात तुकडे करून टाका दोन किलो धोत्र्याची पानं दोन किलो टणटणीच्या फांद्या तुकडे करून टाका टंटणी लँटाना कॅमेरा बॉटनिकल नेम आहे घाणेरी म्हणतात त्याला फुलाचा गुच्छ असतो आणि फांदीला काटे असतात खूप असतं काय असतं म्हणजे काय म्हणतात त्याला उलटा रावण आहे म्हणजे ज्याच्या अंगात भूत आलेला आहे त्याला त्याची धुनी देतात हे ना उलटा रावण त्याचं पान खाल्लं तर तुमची चोच अतिशय लाल होते सूत म्हणजे जीप लाल लाल भडक तरचे अल्कोलाइड्स आहेत अतिशय महत्वाचं ते औषधी वनस्पती आहे there are eighteen types of the alkaloids very highly concentrated so it is better to utilise as a medicine टंटणी दोन किलो टंटणीचे पानं दोन किलो रुईचे पानं तुकडे करून रुई रुईला काय म्हणता तुम्ही रूट रूट हा रुचिक मंदार रुचिक अनेक नावं आहे संस्कृतमध्ये बजरंगबलीच्या गळ्यात माळ टाकतो ना आपण फुलाची हा त्या दूध असतं पानामध्ये दूध असतं हा तुकडे दोन किलो रुईच्या पानाचे तुकडे टाका नंतर दोन किलो निरगुडीची पानं म्हणजे फांद्या पानासकट तुकडे करून चला दोन किलो बिल्वपत्रम बेलाची पानं दोन किलो बेलाचे पान, दोन किलो तुळशीचे फांद्या पानं आणि मंजिरी तुकडे करून दोन किलो कृष्ण तुळस फांद्या पानं मंजिरी दोन किलो गावराणी झेंडूचे पंचांग पंचांग म्हणजे मुळ्या खोर फांद्या फुलं आणि पानं तुकडे करून दोन किलो गावराणी झेंडू असतात त्याचे मुळ्याचे तुकडे फांद्याचे तुकडे तुमच्या त्याच्या खोडाचे तुकडे आणि पानं आणि मंजिरी तुकडे करून टाका पंचांग म्हणतात त्याला दोन किलो तुमची घंटा काय म्हणतो आपण त्याला कनेर कनेराचे पानं दोन किलो हा ते निंबाच्या कडुनिंबाच्या झाडावर गुळवेल चढते गुळवेल काय म्हणतात तुम्ही त्याला हा दोन किलो गुळवेलीचे तुकडे लहान लहान तुकडे गुळवेलीचे तुकडे पानासकट दोन किलो दोन किलो आंब्याचे पानं दोन किलो जास्वंदाचे पानं कोणत्याही रंगाचा जास्वंत जास्वंदाचे पानच पाहिजे दोन किलो शेवग्याची पानं दोन किलो अघाड्याची पानं दोन किलो अर्जुनचे पानं दोन किलो डाळिंबाची पानं दोन किलो पेरूची पानं पेरू पेरूला काय म्हणता तुम्ही पेरू जाम म्हणतात हा दोन किलो दुर्वा हराई दोन किलो हराई हराई अतिशय उत्तम आहे औषधी आहे दोन किलो सुपारीची पानं मला माहित आहे तुमच्या गावात सुपारी नाही आहे पण इथं कोकणातले लोक आहेत दोन किलो कॉफीची पानं दोन किलो कोकोची पानं दोन किलो काड्यामम म्हणजे विलायचीची पानं कधी पाहिलीच नाही नाही कधी पाहिलीच नाही घाटावरच्या लोकांनी पाहिली का विलायचीची पानं पाहिली नाही कोकणात पाहिली पण इकडे दोन किलो विलायचीची पानं किती झाली आता मोजा टोटल पानं किती झाले किती झाले पंचवीस चोवीस वालं कोणी आहे का कोणी चोवीस वालं नाही आहे सव्वीस वालं कोणी आहे का म्हणजे पंचवीस अंतिम आहे आता द्या यापैकी कोणती दहा भानगड नको नाही लगेच फोन येतो हे मिळत नाही मी काय करू आधीच देऊन टाकलं यापैकी कोणतीही दहा पहिले पाच अत्यंत महत्वपूर्ण पहिले पाच अत्यंत महत्वपूर्ण कोणी म्हणतील बा सगळेच आमच्याकडे अजिबात नाही फक्त दहा टाकायचे बहुतेक असे लोक भ्रष्टाचारी लोक असे प्रश्न विचारतात झालं आता त्या पानांना चांगलं पाण्यात भुरवा त्या दोनशे लिटर जे आपण टाकलं सगळं औषध त्या तंबाखू टाकला हे सगळं टाकलं का नाही त्यात चांगलं बुरवा आणि झाकण ठेवा म्हणजे गोंदपाट ठेवा सावलीत ठेवा दोन तीन दिवसानं ते पानं कोमेसतील मग आतमध्ये छानपैकी ते पाण्यात चालले जातील तीस ते चाळीस दिवस ठेवा सावलीत कमीत कमी तीस ते चाळीस दिवस ठेवा कारण तीन दिवसामध्ये जे औषध तत्व आहे ते चांगले विरघळून जातात निंबी आहे निंबिसिडीन आहे झोएक्टिन आहे आणि बाकीचे अल्कोलाइड्स आहेत रोज दोन वेळेला एक मिनिटाचा ढवळा म्हणजे ते सगळे पाण्यात चांगले तऱ्हेनं आंबवतील रोज दोन वेळेला सकाळ संध्याकाळ एक मिनिट ढवळा झालं चाळीस दिवसानंतर कापडानं दोन वेळा गाळून टाका चाळीस दिवसानंतर कापडाने दोन वेळा गाळून टाका आणि त्याचं भंडारण करा म्हणजे साठवण करा सहा महिन्यापर्यंत वापरता येते सिक्स मंथ एक्सपायर डेट सहा महिन्यापर्यंत वापरता येते द्या प्रमाण दोनशे लिटर पाणी सहा ते दहा लिटर दशपर्णी अर्क दोनशे लिटर पाणी सहा ते दहा लिटर दसपर्णी अर्क हा थ्रिप्सला काय म्हणतात फुलकिडे लिया फुलकिड्यासाठी थ्रिप्स दोनशे लिटर पाणी आणि तीन लिटर ब्रह्मास्त्र तीन लिटर अग्निअस्त्र दोनशे लिटर पाणी तीन लिटर ब्रह्मास्त्र तीन लिटर अग्निअस्त्र आणि थीपसाठी आणखी लिहा तीन लिटर अग्निअस्त्र तीन लिटर ब्रह्मास्त्र आणि दोनशे लिटर पाणी आता लिहा थीपसाठी फुलकिड्यासाठी आणखी एक उपाय थीपसाठी दोनशे लिटर पाणी तीन लिटर ब्रह्मास्त्र आणि तीन लिटर अग्निअस्त्र मिसळून वापराचं मिसळून हे झालं नंबर एक औषध थ्रीपसाठी आता नंबर दोन औषध लिहा थीपसाठी फुलकिड्यासाठी फुलकेड्यासाठी नंबर दोन औषध पांढऱ्या निरगुडीची कोळी पानं घ्या एक किलो पांढऱ्या निरगुडीची कोळी पानं एक किलो आणि दोन लिटर पाण्यात त्यांना उकळा निम्मे आठवा दोन लिटर पाण्यात उकळा आणि निम्मे आठवा थंड होऊ द्या आणि पंचवीस लिटर पाण्यात मारा पंचवीस लिटर पाण्यात मारा उपाय नंबर तीन पिवळी कन्हेर माहिती आहे का पिवळी कन्हेर तो घंट्या काय म्हणतो आपण त्याला असे घंटे असतात हा लिया पिवळ्या कन्हेरीच्या दोन बिट्ट्या घ्या दोन किलो बिट्ट्या आणि ठेचून घ्या पिवळ्या कन्हेरीच्या दोन किलो बिट्ट्या ठेचून घ्या बिट्ट्या म्हणजे घंटे ते तिला काय म्हणतात फळ नाहीत का फळ हा फळ त्याला बिट्ट्या म्हणतात फळ ठेचून घ्या पाच लिटर पाण्यामध्ये तो ठेचा टाका व दोन किलो बेसनचा पाला ठेचून टाका नाकाजवळ येऊ देऊ नका बेश्रमचा पाला आणि चोवीस तास सर्वा याला आणि मग तो गाळून घ्या दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये तो टाका दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये ते गाडलेलं टाका आणि पाच लिटर दशपर्णी अर्क टाका पाच लिटर दशपर्णी अर्क टाका आणि मिसळून फवारणी करा आता लिहा भुरी भुरीला काय म्हणता तुम्ही भुरीच म्हणता ना लिहा भुरी पपईचा पाला दोन किलो घ्या आणि दहा लिटर पाण्यात उकळा निम्मे आठवा गावरानी पपईचा दोन किलो पाला घ्या दहा लिटर पाण्यात उकळा आणि निम्मे आटवा थंड उड्या आणि दोनशे लिटर पाण्यात मारा हे औषध नंबर एक भुरीवरचं आता भुरीवरचं औषध नंबर दोन एक किलो ओवा बारीक करून दहा लिटर पाण्यात चोवीस तास भिजवा एक किलो बारीक ओवा तिखट असतो तो ठोकळ नाही एक किलो बारीक ओवा दहा लिटर पाण्यात त्याची पावडर करून चोवीस तास भिजवा आणि चोवीस तासांचा तो फडक्याने गाळून घ्या आणि शंभर लिटर पाण्यात मारा आता भुरीचं नंबर तीन औषध एक किलो गुळवेल घ्या आणि ठेचून घ्या एक किलो गुळवेलीचे तुकडे घ्या ठेचून घ्या दहा लिटर पाण्यात उकळा आणि निम्मे आटवा दहा लिटर पाण्यात उकळा आणि निम्मे आठवा नंतर थंड उद्या फडक्यानं गाळून घ्या दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये हे टाका अर्क अधिक तीन लिटर गोमूत्र टाका आणि मिसळून घ्या फवारा आता औषध नंबर चार भुरीवर भुरीवरील औषध नंबर चार हळदीचे ओले कंद गावरानी हळदीचे दोनशे पन्नास ग्रॅम घ्या त्याची चांगली चटणी वाटा ओले कंद पाव किलो हळदीचे ओले कंद पाव किलो घ्या त्याची चटणी वाटा आणि शंभर लिटर पाण्या रात्रभर भिजवा चटणी शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून रात्रभर ते भिजवा आणि सकाळी गाळून फवारी करा सकाळी गाळून फवारणी करा भुरीवरील उपाय नंबर पाच अंतिम उपाय दोनशे पन्नास मिली एरंडेल तेल घ्या दोनशे पन्नास मिली एरंडेल तेल गावळणी लसणाचा एक ठेचा घ्या आपल्या गड्डा घ्या गावळणी लसणाचा एक गड्डा तो ठेचा आणि ठेचा टाका त्याच्यात त्या एरंडेल तेलात टाका आणि उकळा एक उकळ येऊ द्या थंड होऊ द्याचा आणि थंड पाण्यात पंचवीस लिटर थंड पाण्यात मिसळून तो फवारणी करायची पंचवीस लिटर थंड पाण्यात मिसळून फवारणी करावी आता आल्या तुडतुडे उंटळी उर्द्या खळद छाटणी आणि गोडी छाटणी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी गोडी छाटणी घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी पेटलेला टेंबा घेऊन थोडं एक तास फिरा दोन ओळीमध्ये पेटलेला टेंबा घेऊन दोन तास फिरा टेंब्यावर तुडतुडे सगळे येऊन बसतात आणि मरतात संध्याकाळी हो हा आता द्या दोनशे लिटर निमास्त्र मारा दुसरा उपाय दोनशे लिटर निमास्त्र दुसरा उपाय केवळ दोनशे लिटर थंड पाणी मारलं तरी बंदोबस्त होतो केवळ दोनशे लिटर थंड पाणी मारलं तरी बंदोबस्त होतो दोनशे लिटर पाण्यात सहा लिटर ब्रह्मास्त्र आणि आठ लिटर अग्निअस्त्र मिसळून मारा दोनशे लिटर पाण्यात सहा लिटर ब्रह्मास्त्र आणि आठ लिटर अग्निअस्त्र मिसळून मारा आता लिहा मिलीबग पिठ्या ढेकून मिलीबग पिठ्या ढेकून पिठ्या ढेकण्याचं नियंत्रण करणाऱ्या लिहा पिठ्या ढेकण्याचं म्हणजे मिलीबगचं नियंत्रण करणाऱ्या मित्रकिडी क्रिप्टोलिनस मॉन्ट्रीझेरी क्रिप्टोलिनस मॉन्ट्रीझेरी व स्किमनस कॉक्सिहोरा स्किमनस कॉक्सिहोरा या मित्रीय किडींना बोलवण्यासाठी या मित्र किडींना बोलवण्यासाठी डाळिंब द्राक्ष कापसामध्ये आणि भाजीपाल्यामध्ये सुद्धा डाळिंब द्राक्ष कापूस भाजीपाल्यामध्ये गावरानी झेंडू आणि चवळी लावा गावरानी झेंडू आणि चवळी लावा जीवामृताच्या सतत फवारण्या करा जीवामृतानं सुद्धा कंट्रोल होतो जीवामृताच्या सतत फवारण्या करा आता नंबर दोन उपाय पिठ्या ढेकणावर मिलीबरोबर नंबर दोन उपाय वाळलेल्या बाभुळीच्या वाळलेल्या शेंगा जमा करा बाभुळीच्या आपली गावरानी बाभुळी आहे ना रामकाठी बाभुळीच्या वाळलेल्या शेंगा जमा करा बिया सकट त्याची पावडर करा शेंगांची बिया सकट शेंगांची पावडर करा आणि एका डब्यात भरून ठेवा सकाळी उठून दंतमंजन करा दात किडणार नाही अतिशय उत्तम दात निघतील आणि तोंडाला वास येणार नाही दुर्गंध येणार नाही अप्रतिम दंतमंजन अप्रतिम आता लिहा ही पावडर दहा ग्रॅम घ्या आणि एक लिटर पाण्यात चांगली त्याला ढवळा दहा लिटर पाण्यात आपला एक लिटर पाण्यात दहा ग्रॅम पावडर टाकून चांगली ढवळा दोन तास ठेवा म्हणजे त्याचा अणुविनिमय होऊन जाईल पूर्ण रासायनिक ज्या क्रिया होतात त्या पूर्ण होतात दोन तासामध्ये आणि नंतर फडक्याने गाळून घ्या आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून मारा पिठ्या ढेकून बहुत बढिया कंट्रोल होत आहे झालं हा शेवटचा उपाय निमास्त्र दोनशे लिटर निमास्त्र याने सुद्धा पिठ्या डोकून कंट्रोल होतो जीवामृताच्या फवारणीने सुद्धा पिठ्या डोकून कंट्रोल होतो हे सगळे उपाय करायचे पिठ्या डोकून येणार नाही सापळे ठेवायचे आपल्या मित्रकिडी येतात आता लिहा पांढरी माशी पांढऱ्या माशीला मराठीत काय म्हणतात व्हाईट फ्लाय हा बरोबर आहे ज्या दिवशी ढगाळ हवामान असेल आणि सायंकाळी पाऊस आला समजाचं आता पांढरी माशी नक्की ना हवेतला आर्द्रता वाढली ढगाळ हवामान आलं आदता वाढली संध्याकाळी पाऊस आला आदता वाढली की पांढरी माशी खूप वाढते हवेतला आदता वाढली आपण घाम फुटतो ना काय म्हणते आपण त्याला अशा वेळेस पहाटे शेतात धुरी करा एक धुराची चादर पूर्ण बागेवर पसरते झालं बागेमध्ये चवळीचं आंतरपीक घ्या कारण चवळीच्या पानावर क्रासोपा कार्निया लेडीबग बिटल स्वनप्रथा हे जे त्याचे मित्र आहेत आपल्या त्यांचा नियंत्रण करणाऱ्या पांढऱ्या माशीचं त्या मुक्काम करतात म्हणून सतत चवळी ठेवायची तिसरा उपाय लिहा तीन किलो तंटणीचा पाला घ्या गंगूबाई काय म्हणता तुम्ही घाणेरी गोचिडी आणि वीस लिटर पाण्यात त्याला उकळा निम्म्या आठवा वीस लिटर पाण्यात उकळा आणि निम्मे आठवा आणि थंड होऊ द्या गाळून घ्या सहा महिने आपल्याला याचा उपयोग करता येतो साठवता येतो आणि मग दोनशे लिटर पाण्यात हे तीन लिटर औषध मिसळून फवारणी करा दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून तीन लिटर औषध मिसळून फवारणी करा शेवटला उपाय पांढरी माशीचा घ्या दोनशे लिटर पाणी घ्या आठ लिटर अग्निअस्त्र घ्या त्यात टाका आठ लिटर अग्निअस्त्र टाका आठ लिटर दशफरणी अर्क टाका चांगला मिसळा पण फवारणी करा आठ लिटर दशफरणी अर्क दोनशे लिटर निमास्त्र किंवा दोनशे लिटर पाणी आणि आठ लिटर अग्निअस्त्र किंवा दोनशे लिटर पाणी आणि आठ लिटर अग्निअस्त्र आता लिहा नागेअळी नागेअळीला काय म्हणता तुम्ही नागळी म्हणता लिया बागेत चवळी मोरी मका मुळा हे आंतरपिकं ठेवा बागेत चवळी मोरी मुळा मका ही आंतरपिकं ठेवा अर्धा किलो गावदानी लसूण ठेचा अर्धा किलो गावदानी लसणाचा ठेचा आणि अर्धा किलो तिखट हिरव्या मिरच्याचा ठेचा अर्धा किलो तिखट हिरव्या मिरच्याचा ठेचा शंभर लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा शंभर लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा चांगलं ढवळा आणि मग गाळून फवारणी करा सकाळी गाळून फवारणी करा उपाय नंतरचा उपाय आता लिहा मिस्टर बोकड्या त्याला काय म्हणता तुम्ही चुरडा मुरडा मिस्टर बोकडे हा चवळी चवळी शेवगा मोहरी सतत आंतरपिकं ठेवा म्हणजे आपले मित्र किडी त्यांचं नियंत्रण करतात कारण मावा हे चुडामुडा शोषक किडीमुळे होतो तसे जास्त पाणी दिल्यानं सुद्धा होतो मुळीजवळ मुळीजवळ वापसा नसेल तर नंबर दोन वापसा निर्माण करा पाणी दूर द्या मुळीजवळ पाणी देऊ नका पाणी अत्यंत कमी द्या प्रत्येक पाण्यातून जीवामृत द्या हा एक किलो तंबाखू दहा लिटर पाण्यात उकळा पाण्यात अर्धा तास उकळा एक किलो तंबाखू दहा लिटर पाण्यात अर्धा तास उकळा आणि त्याला थंड उद्या गाळून घ्या शंभर लिटर पाण्यात ते जावण टाका शंभर लिटर पाण्यात ते जावण टाका एक लिटर ताक टाका एक किलो बाजरीचं पीठ टाका रात्रभर ठेवा त्याचं फर्मेंटेशन उद्या चांगलं सकाळी गाळून घ्या आणि फवारणी करा हा व्हायरल इन्फेक्शन आहे ते व्हायरस म्हणून होतो म्हणून अँटीव्हायरल आपण बघायचा आहे लिहा नेक्स्ट दुसरा उपाय नंबर किती आहे बोकड्याचा बोकड्याचा नंबर चार लिहा हा चार लिहा शंभर लिटर पाण्यात तीन लिटर आंबट टाक मिसळून फवारणी करा शंभर लिटर पाण्यामध्ये तीन लिटर आंबट टाक मिसळून फवारणी करा आता नंबर पाच आहे का द्या पाच सहा सात जे असन ते दोनशे लिटर पाण्यात आठ लिटर अग्निअस्त्र घ्या दोनशे लिटर पाण्यात आठ लिटर अग्निअस्त्र आणि आठ लिटर दशपर्णी अर्क मिसळून फवारणी करा दोनशे लिटर पाण्यामध्ये आठ लिटर अग्नी असतं किंवा आठ लिटर दशपर्णी तुम्हाला आता लिया करपा मिस्टर करपा लिया ज्या दिवशी सायंकाळी पाऊस पडेल म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी धुकं पडणार हे ठरलेलं आहे ना आणि धुक्यामुळे करप्याचं खूप नुकसान होतं लिया दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे शेताच्या ज्या बांधावरून हवा आपल्या शेतात प्रवेश करते शेताच्या ज्या बांधावरून हवा आपल्या शेतात प्रवेश करते त्या बांधाच्या मध्यावर काडी कचरा पेटवा त्यामध्ये रानगवऱ्याचे तुकडे टाका वाढलेले काडी कचरा पेटवा त्यामध्ये रानगवऱ्याचे तुकडे वाढलेले टाका आणि मुठभर कडुनिंबाचा वाळला पाला टाका म्हणजे धूर करा आणि त्या धुराची काय होते वर चादर पसरते त्यानं कळपा कंट्रोल होतो हा लगेच ताबडतोब त्या दिसल्या त्याच दिवशी सकाळी सात वाजता सात ते आठच्या दरम्यान त्याच दिवशी सकाळी सात ते आठच्या दरम्यान डाळिंबावर किंवा द्राक्षवेलीवर थंड पाण्याची फवारणी करा थंड पाण्याची फवारणी करा नंबर दोन हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी सतत आच्छादन ठेवा डाळिंबा द्राक्षामध्ये आंब्यामध्ये फळबागेमध्ये मोसंबीमध्ये केळीमध्ये सतत आच्छादन ठेवा आच्छादन म्हणजे ओलावा खेचून घेता अतिरिक्त ओलावा खेचून घेते सतत आच्छेदन ठेवा आणि दोनशे लिटर पाण्यात वीस लिटर जीवामृत फवारणी करा दुपारला दोनशे लिटर पाण्यात वीस लिटर जीवामृत फवारणी करा हा नंतर जाऊ पाहिल्या बागेच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूला वनभिंत उभी करा वनभिंत मग आपण पुस्तकात दिलेली आहे जमीन प्रदान कशी बनवावी त्यामध्ये डिटेल दिलेले आहे दक्षिण आणि पश्चिम दिशेला वनभिंत उभी करा म्हणजे येणाऱ्या शत्रूंना रोका आर्द्रतेला रोका गरम हवेला रोका थंड हवेला रोका वनभिंत जमीन पैलवान कशी बनवा या पुस्तकात डिटेलमध्ये दिलेलं आहे आता तितका वेळ नाही आहे तुम्हाला संपूर्ण हे करण्या आता लिहा उपाय नंबर कितवा तीन लिहा पाच शंभर ग्रॅम बाबुळीचा कोळा पाला घ्या दोन लिटर पाण्यात उकळा झाकण ठेवा आणि निम्मे आठवा दो दोन लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम कोवळा पाला घेतला भाजी बाभुळीचा झाकण ठेवलं उकडला आणि निम्मे आटवला आणि थंड केला केला का कुठं मी सांगितलंच नाही ना थंड करा आता सांगा आता होईल दोनशे लिटर पाण्यात हा काढा टाका त्यामध्ये दोन लिटर गाईचं दूध टाका कोण्या गायचं विचारू नका आणि फवारणी करा झालं आता शेवटचा उपाय काय उपाय नंबर किती आहे सहा दोनशे ग्रॅम आलं वाटून घ्या व दोन लिटर पाण्यात रात्रभर भिजू द्या दोनशे ग्रॅम आलं वाटून घ्या आणि दोन लिटर पाण्यात रात्रभर भिजवा सकाळी चांगलं गाळून घ्या पिळून घ्या गाळून आणि पिळून घ्या ते चुंगडी तिची गाठोडी आहे चांगली गाळून पिळून घ्या दोनशे लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा आता तुमचा मुख्य दुश्मन कोण आहे केवडा केवड्याला काय म्हणतात डावणी मिल्डू काय म्हणतात मराठीत डावणी मिल्डू इंग्लिशमध्ये केवडा म्हणतात लिहा डावणी मिल्डू कोणतीही वाहन स्फूट काढू नका द्राक्षावरची कोणतीही वाहन स्फूट काढू नका बागेभोवती बांधावर भोपळा लावा दोडका लावा पांगारा लावा काकडी लावा ही सापळा पीक आहेत भोपळा दोडका पांगारा काकडी हे सापळा आहे त्यांना खिचून घेतो हा उपाय नंबर दोन दोन किलो पपईचा पाला घ्या आणि दोन किलो शेवग्याची पानं घ्या पपईचा पाला दोन किलो शेवग्याची पानं दोन किलो चार लिटर गोमूत्रात रात्रभर भिजवा चांगलं ढवळा सकाळी पुन्हा एकदा ढवळा आणि गाळून घ्या फडक्याने सकाळी पुन्हा एकदा ढवळा आणि फडक्याने गाळून घ्या दोनशे लिटर पाण्यात मारा आता गावण्याचा शेवटला उपाय लिया शेवटला उपाय एक किलो ट्रायकडर्मा बुरशीची भुक्ती घ्या एक किलो ट्रायकोडर्मा भुसीची बुकटी घ्या दोन किलो देशी गायच्या शेणात मिसळा त्यात एक किलो चवळीचं पीठ मिसळा बेसन चवळीचं का चण्याचं मिसळा पीठ बेसन त्यात दोन किलो गोड मिसळा बारीक करून आणि अठ्ठेचाळीस तास एका भरण्यामध्ये सडवा त्याचं तोंड गच्च भरून ठेवा म्हणजे हवा बंद राहील एक मडकं घ्या त्याचं सगळं टाका त्याचं तोंड फडक्यानं बांधून घ्या चांगलं घट्ट आणि त्याला सोडू द्या अठ्ठेचाळीस तास ठेवा नंतर त्याला गाळून घ्या अठ्ठेचाळीस नंतर गाळून घ्या शंभर लिटर पाण्या घेतलं ना तुम्ही नाही सांगितलं हा म्हणजे मलाही भूक लागली असं दिसते एकंदरीत शंभर लिटर पाणी टाकलं ना हा नाही आता ते तुम्हाला खरोखर दक्ष उजवी पक्षनेते इथं बसलेले आहेत मला फार आनंद झाला आठवण देत दिली लगेच हा नंतर गाळून घ्या साठवून ठेवा दोनशे लिटर पाणी घ्या आणि दोन ते पाच लिटर औषध फवारणी करा दोनशे लिटर पाणी दोन ते पाच लिटर औषध फवारणी करा नाशक फंगीसाइड्स या बुरशीनाशक नंबर एक दोनशे लिटर पाणी एकरी वीस लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत वीस लिटर कपड्यानं गाळलेलं जीवामृत जीवामृत हे अतिउत्तम बुरशीनाशक आहे बुरशीनाशक नंबर दोन एकरी दोनशे लिटर पाणी सहा लिटर आंबट टाक सहा लिटर आंबट टाक आंबट टाक सुद्धा अतिशय उत्तम वृक्षनाशक आहे तसंच संजीवक आहे आणि विषाणू नाशक आहे फंगिसाईड आहे हार्मोनल आहे अँटीव्हायरल आहे बुरशीनाशक नंबर तीन पाच किलो गवऱ्या घ्या रानशिनी म्हणतात का गौऱ्या म्हणतात रानशिनी रानगौऱ्या त्या बारीक करा त्याची पावडर बनवा एका कापडामध्ये पुरचुंडी बांधा गाठोडी बांधा त्याला एक दोरी बांधा व एका काडीच्या मध्ये ते दोरी बांधा दुसरं टोक एका काडीला मध्यभागी ते दोरीचं दुसरं टोक बांधा आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये त्या गाठोडीला पाण्याच्या मध्ये मधात लटकट ठेवा फाशी द्या अठ्ठेचाळीस तास ठेवा अठ्ठेचाळीस तासानंतर पाणी लाल होईल तांबडं होईल तांबडं रंग येईल त्याला पाण्याला नंतर ती फुलचुंडी पिळा ती गाठवडी पाण्यात पिळा त्याचा कस पाण्यामध्ये येतो पुन्हा बुडवा पुन्हा पिळा असं तीन वेळा बुडवा आणि पिळा लगातार लागोपाठ त्याला डुबवायचं पिळायचं डुबवायचं पिळायचं आणि नंतर काडीनं पाणी ढवळा फडक्यानं गाळून घ्या कदाचित त्यात काही बाहेरची वस्तू पडल्या असेल आणि फवारणी करा अठ्ठेचाळीस तासात फवारणी झाली पाहिजे फवारणी करा अठ्ठेचाळीस तासात फवारणी झाली पाहिजे बुरशीनाशक नंबर चार एका पातेल्यात दोन लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम सुंठ पावडर टाका सुंठ दोनशे ग्रॅम ते चांगलं ढवळा म्हणजे पाण्यात विरघळेल नंतर झाकण ठेवा उकळा नंतर झाकण ठेवा उकळा एवढं उकळा की अर्ध घटेल एवढं उकळा की घटून ते किती लिटर राहील एक लिटर राहील आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या खाली ठेवलं हां दुसरं एक भांड घ्या दुसरं एक मोठं पातेलं घ्या त्यामध्ये दोन लिटर दूध घ्या गाईचं चालेल म्हशीच चालेल चालेल पण तिचं चालणार नाही नंतर झाकण ठेवा आणि मंदाग्नीवर उकळू द्या एक उकळी येऊ द्या झालं एक उकळी आली का त्याला खाली ठेवा थंड होऊ द्या एक उकळी आली की खाली ठेवा थंड होऊ द्या थंड झाल्यावर एक चमचा घ्या ती वरची साय चमच्याने काढा ताबडतोब खाऊन टाका नंतर दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाणी घ्या त्या ते साय काढलेलं दूध टाका क्रीमलेस मिल्क साय काढलेलं दूध टाका त्याच्यामध्ये नंतर ते सुंठीचा अर्क टाका सुंठीचा अर्क सुंठीचा अर्क केला ना आपण तो टाका चांगलं काढीनं ढवळा आणि गोंदपाट झाका दोन तास ठेवा दोन तासामध्ये अणुविनिमय होऊन जातो रासायनिक अदलाबदल होऊन जाते आणि दोन तासानंतर कपड्यानं गाळून घ्या आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करा अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करा आता या कीटकनाशक केव्हा फवारायची कीटकनाशकांची फवारणी केव्हा करायची पिकाचं निरीक्षण करताना ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील उन्हात चमकणारी किंवा लहान लहान बारीक कीड दिसेल त्यावेळेला ताबडतोब कीटकनाशकांची फवारणी करावी जर पानावर अंडी किंवा कीड दिसली नाही तर फवारणीची आवश्यकता नाही तसेच मध्येच वादळी ढगाळ हवामान आलं असेल व हवेतील आर्द्रता वाढून आपल्याला घाम येत असेल दिवसा तर ते किडीसाठी पोषक वातावरण असतं अशा ताबडतोब कीटकनाशकाची फवारणी करावी म्हणजे अंडी खतम होतात अशा वेळेस ताबडतोब कीटनाशाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी बुरशीनाशक केव्हा वापरायची बुरशीनाशक केव्हा वापरायची पिकांचं दैनंदिन निरीक्षण करताना ज्या दिवशी पानाच्या अग्रावर अग्र म्हणजे कोणता शेंडा ज्या दिवशी पाण्याच्या शेंड्यावर किंवा पानाच्या कडेला लाल पिवळा किंवा काळा लहानसा डाग दिसेल समजाचं बुरशीचं आक्रमण झालेलं आहे अशावेळी ताबडतोब बुरशीनाशकाची फवारणी करावी जर फवारणीला विलंब केला तर हे डाग वाढतात डाग मोठे होतात डाळाचा आकार वाढतो एकमेकात मिसळतात संपूर्ण पान डागाने भरतं व पुढे पान पिवळं पडून गळतं म्हणून वेळीच फवारणी करणं आवश्यक आहे गळतं मग पिवळं पडून काय करतं वाळतं आणि गळतं म्हणून वेळीच फवारणी prevention is better than cure है ना जर डाग नसतील द्या जर डाग दिसत नसतील तर फवारणीची आवश्यकता नाही कधी कधी पावसाळा संपल्यानंतर विशेषतः हिवाळ्यात विशेषतः हिवाळ्यामध्ये अकस्मात ढगाळ हवामान निर्माण होते व संध्याकाळी पाऊस पडतो की समजाचं दुसऱ्या दिवशी पहाटे काय पडणार आहे धुकं पडणार आहे अशी स्थिती झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्या शेताच्या बांधावरून हवा शेतात प्रवेश करते त्या बांधाच्या मधोमध काडी कचऱ्याचा ढीप पिटवावा त्यामध्ये वाळलेल्या रान शेणीचे तुकडे टाकावे रानगवऱ्यांचे तुकडे टाकावे वाळलेल्या वाळलेल्या कडुनिंबाचे पानं त्यात टाकावे त्यामुळे खूप चांगला धूर निघतो व पिकावर धुराची चादर पसरते बुरशीचे अंडे नष्ट होतात बुरशीचे अंडे नष्ट होतात हवेतले हवेतलं उष्णतामान चार पाच डिग्रीनं वाढते व थंडीमुळे जे पानं चुरगळणं असतात ते होत नाही पानाचं काय होतं बर्फात रूपांतर होण्याची प्रक्रिया होते ती होत नाही आणि पीक वाचतं त्याला पाला पडणे म्हणतात काय म्हणतो आपण त्याला पाला पडणे किंवा थंडीमुळे आता लिहा तुम्हाला आपले फळाचे खोड असतात आहे का नाही फळझाडाचे डाळिंब आहे द्राक्ष आहे आंबा आहे संत्रा आहे मोसंबी आहे याच्या खोडाला काय लावा म्हणतात हा बोडो पेस्ट आहे ना आता बोडो पेस्ट विकत आणावं लागते ठीक का नाही मुरचूद आणा चुना आणा आणि आपलं झिरो बजेट आहे म्हणून आता ते बोडोपेस्ट लावायची बोडो बाप आहे आपल्याजवळ आपण तयार केलेला त्याच्यापेक्षा पन्नास पटीनं परिणाम निम पेस्ट निम मलम आणि निम मलम हा शब्द अतिशय कानाला चांगला वाटत नसेल तर निम पेस्ट सुद्धा लिहू शकतो लिया पन्नास लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये वीस लिटर गोमूत्र टाका देशी गाईचंच त्याच्यामध्ये वीस किलो देशी गाईचं ताजं शेण टाका ताजं म्हणजे दोन तीन दिवसातच चालेल वीस किलो गोमूत्र वीस लिटर शेण त्याच्यामध्ये दहा किलो कडुनिंबाचा पानाचा ठेचा टाका लहान लहान फांद्या तोडायच्या पानासकट ते तुकडे करून त्याचे काय करायचं ठेचा आणि तो टाकायचा आणि चांगला खोटा गाडीनं चांगला ढोटा त्याला पोतं झाका अठ्ठेचाळीस तास सावलीत ठेवा झालं दिवसातून दोन वेळा चांगलं ढवळ्या त्याला एक मिनिटासाठी एक दोन मिनिटासाठी आणि अठ्ठेचाळीस मलम तयार आणि मग खोडाला तो काय करायचा लावायचा कमीत कमी तीन वेळा लिहा तीन वेळा कमीत कमी पहिला मलम लावणे कृतिका नक्षत्रामध्ये म्हणजे या मान्सून येण्याच्या आधी दुसरा मलम दुसरी वेळ हस्त नक्षत्र सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ऑक्टोबरचा पहिला आठवडा आणि तिसरं पेस्टिंग सूर्याच्या उत्तरायणाचा संक्रमण काळ एकवीस डिसेंबर ते चौदा जानेवारी संक्रांत तो संक्रमण काळ आहे आणि शक्य असेल तर चौथी टेस्टिंग करा माघ शुद्ध पौर्णिमा ते चैत्र शुद्ध प्रतिपदा या काळात केव्हाही करता येत म्हणजे मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कळेल कारण हे काय आहे उष्णता वाढली की आजता वाढते आजता वाढली की काय वाढते बुरशी वाढते हे का करायचं याला कारण आहे हे बघा हे आता तुमचं खोड आहे हे काय खोड आहे या खोळाची साल तडकते या खोडाची साल तडकते साल तडकली की त्याच्यामध्ये बुरशी प्रवेश करतात आणि जंतू सुद्धा प्रवेश करतात आणि बुरशी प्रवेश केला की ते शरीरातून सगळ्या शरीरात पसरत आणि बुरशीजन्य आजार होतात पण आपण जेव्हा हे पेस्ट लावतो तेव्हा चोपडी साल येते बिलकुल चोपडी साल चोपडी साल आणि एकही भेद दिसणार नाही तुम्हाला एकही भेद दिसणार नाही प्रवेश होत नाही आणि पुन्हा एक काम होतं जेव्हा बाहेरची आदत वाढते त्या आदतीपासून खोडाचं काय होतं संरक्षण होतं ते फार महत्वाचं आहे कारण कोकणात खूप पाऊस पडतो आणि मग सगळं खोल शेवाळतं हिरव हिरव होतो ना ते फार कठीण आहे कारण मग त्याचा रस ते कस सोडून देतात आणि यासाठी पेस्टिंग फार महत्वाचं ठीक आहे ना झिरो बजेट आहे काही विकत आणायचं नाही आता लिहा टॉनिक टॉनिकला काय म्हणतात मराठी हा पोषक लिया मग सप्त धान्यांकुर अर्क कसा तयार करावा हे फळबागासाठी सुद्धा लिहा ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांनी सुद्धा लिहावं अतिशय महत्वाचं ते आहे टॉनिक म्हणतात त्याला काय म्हणू आपण आता टॉनिक सप्त धान्यांकुर अर्क लिहा एका वाटीमध्ये शंभर ग्रॅम तीळ घ्या काळे असले तर चांगले नसले तर लाल नसले तर पांढरे काळे औषधी असतात शंभर ग्रॅम एका वाटीमध्ये शंभर ग्रॅम तीळ घ्या त्यामध्ये एवढं पाणी टाका की ती तीळ पाण्यात भिजतील पाण्यात भिजेल एवढं पाणी टाका आणि घरात ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठी वाटी घ्या म्हणजे मोठं कटोरं घ्या काय म्हणतो आपण त्याला पातेलं मोठं पातेलं घ्या एका मोठ्या वाटीत शंभर ग्रॅम मुंगाचे दाणे घ्या मूग त्याला ग्रीन ग्रॅम म्हणतात तसेच त्यामध्ये शंभर ग्रॅम उडदाचे दाणे टाका शंभर ग्रॅम उडदाचे दाणे टाका शंभर ग्रॅम चवळीचे दाणे टाका शंभर ग्रॅम मटकीचे दाणे टाका त्यामध्ये नूर ग्रॅम कडले हरभरा शंभर ग्रॅम हरभरा त्यामध्ये नूर ग्रॅम गोदूम शंभर ग्रॅम गहू किती झाले सहा झाले का द्या सगळे मिसळा एवढं पाणी टाका की पाण्यामध्ये भिजतील आणि आतमध्ये ठेवून द्या झालं तिसऱ्या दिवशी हा नाही निघा ज्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तिसरा दिवस आहे ना हा तिसऱ्या दिवशी सकाळी सर्व सातही प्रकारचे बी पाण्यातून काढा सगळे मी तिळासकट सातही प्रकारचे बी पाण्यातून काढा ओल्या फडक्यात त्याची काय बांधा पुलतुंडी बांधा गाठोडी बांधा पुलतुंडी बांधा आणि घरात लटकून ठेवा अंकुरणासाठी लटकून ठेवा ज्या दिवशी एक सेंटीमीटर अंकुर बाहेर येईल ज्या दिवशी एक सेंटीमीटर अंकुर बाहेर एक सेंटीमीटर म्हणजे एक बोट तिथे काही इंचपट्टी घेऊन नाही बसायचं एक बोट एक बोट अंकुर बाहेर येईल त्या दिवशी त्याची पाट्यावर चटणी वाटा मिक्सर चालणार नाही ग्राइंडर चालणार नाही पाट्यावर चटणी वाटा वाटली काय हा ज्या पाण्यामध्ये भिजू घातलं होतं ते पाणी फेकू नका ते अत्यंत महत्वाचं पाणी आहे ज्यामध्ये दाणे भिजू घातले होते ते पाणी राखून ठेवा ते अत्यंत महत्वाचं पाणी आहे झालं नंतर दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाणी घ्या त्यामध्ये हे पाणी टाका कोणतं भिजू घातलेलं पाणी टाका त्यामध्ये भिजू घातलेलं पाणी टाका वीस लिटर गोमूत्र टाका वीस लिटर गोमूत्र टाका दहा ते वीस लिटर घेतलं तरी चालेल पण शुद्ध गायचं पाहिजे आणि त्यामध्ये हे चटणी बोटानी मिसळून त्यात टाका आणि चांगली ढवळा म्हणजे पाळ एकजीव झाले पाहिजे चांगली ढवळा आणि मग गोंदपाड झाकून दोन तास ठेवा दोन तासांमध्ये त्याचा अणुविनिमय होऊन जातो रासायनिक अदलाबदल होऊन जाते आणि दोन तासानंतर फडक्याने गाळून घ्या दोन तासानंतर फडक्याने गाळून घ्या कापडाने गाळून घ्या आणि फवारणी करा अठ्ठेचाळीस तासात याची फवारणी झालीच पाहिजे तयार झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये याची फवारणी झाली फवारणी करताना पाणी मिसळू नका पाणी मिसळू नका एका एकरा करता ते प्रमाण आहे आहे तसं दोनशे लिटर फवारा फवारणीची वेळ फवारणीची वेळ दाणे दुधावर असताना दाणे दूध दुग्ध अवस्था मिल्किंग स्टेज दाणे दुधावर असताना फळ लहान असताना शेंगा लहान असताना फळं लहान असताना शेंगा लहान असताना नंतर फळं अर्ध्या आकाराची झाल्यावर निम्मे आकाराची झाल्यावर नंतर दुसरी फवारणी फळं निम्मे आकाराची झाल्यावर म्हणजे जो आकार असून नैसर्गिक त्याच्या निम्मे आकार असला तेव्हा दुसरी फवारणी फुलं कळी अवस्थेत असताना फुलं फुलाची शेती असेल तर फुलं कळी अवस्थेत असताना ऍट द बस स्टेज कळी असताना कोणती फुलं जे घेता तुम्ही फुला शेती झेंडू आहे जेजबरा आहे नाही फुलाची शेती असेल तर तिसरी कुठं तुमची फळ शेती आहे तर दोन फवारण्या धान्य आहे तर एक फवारणी फुलं आहे तर एक फवारणी आणि ज्या पालेभाज्या पालेभाज्या काढणीच्या पाच दिवस आधी पालेभाज्या काढणीच्या पाच दिवस आधी सप्तधान्यांकुर अर्काची फवारणी करावी बहुत ही सुंदर आपको उसका दर्जा मिलता है फळां फलों का फळ त्याच्यावर चमक एक विशेष चमक ते फळावर आणि गच्च भरतं फळ गच्च भरतो दाणे ठासून भरतात किपिंग क्वालिटी म्हणजे साठवण क्षमता वाढते चव स्वाद वाढतो आणि पैसे जास्त मिळतात है ना तर खिशे सुद्धा वाढतात तर अशा तऱ्हेनं हे पीक संरक्षण आपल्याला नियम करायचं आहे